अर लाव के कडक रिपीट रिपीट बाजरीला धोका सांच्या पाणी टाकला उनी बसला या repeat, repeat. दिवाना झाला तिला मारतोय हा का तुझ्या मांजरीला प्रेम दिवाना झाला तिला मारतोय हा का तुझ्या मांजरीला धोका इन द मिक्स लावून बसले repeat, repeat. spacemaja.com